श्रीराम समर्थ पंचिका तिसरी ब्रह्ममाया जीवेश स्वरूप पंचिका तिसरी समास पहिला ब्रह्मलक्षण निर्धार बृहदारण्यक उपनिषदात श्रुती निश्चयपूर्वक सांगते की हे सौम्य सृष्टी उत्पन्नापूर्वी सत्यत्वच होते हे नीट विचार करून पहा अरणी षटक छांदोग्य उपनिषदाच्या सहाव्या अध्यायात असे सांगते की आत्माच सर्व सृष्टीच्या अगोदर होता या दोन्ही विधानात सत आणि आत्मा अशी दोन वेगवेगळी नावे दिसली तरी सत आणि आत्मा यांचे रूप एकच आहे ते प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही तेथे अनुमानाने काय करावे शब्द प्रमाणाचाही तेथे उपाय चालत नाही मग दृष्टांत कसा चालेल अशा परिस्थितीत त्याचे ज्ञान कसे व्हावे जाणल्याशिवाय तर समाधान होणार नाही ते स्वभावतःच बुद्धी आणि इंद्रियांना आदृश आहे पण न्यायशास्त्रामध्ये ज्ञानाची चार प्रमाणे सांगितली आहेत प्रत्यक्ष ज्ञान अनुमानज्ञान शब्दज्ञान आणि दृष्टांत तेव्हा याच प्रमाणाने ज्ञान होते मनानेच त्या ब्रह्मत्वा ब्रह्मतत्वाचे ज्ञान करून घ्यावे असे श्रुतीही सांगते मनाला ज्यामुळे मन पण येते पण त्या मनाला आपले अधिष्ठान असूनही जे कळून येत नाही त्याला ब्रह्म असे जाणून घ्यावे असे श्रुतीचे वचन आहे ते ब्रह्म अशब्द अस्पर्श अरूप अरस अगंध अमोप अनणू अदीर्घ निर्विकल्प असे आहे असे श्रुती शब्दानेच सांगते पण त्या ब्रह्माच्या बाबतीत शब्द उपयोगाला येत नाही पण शब्दाशिवाय ते कळत नाही म्हणून श्रुती ते तसे नाही ते तसे नाही नेती नेती असे शब्द वापरण्यास उद्युक्त झाले शब्द अर्थाचे ज्ञान करून देतो आणि स्वतः लोप पावतो असे त्याचे स्वरूप आहे तरीही शब्दा वाचून दुसरा उपायच नाही ज्याला कशाची उपमाच देता येत नसेल त्याचा संदर्भ त्याच्या संदर्भात काय करावे ते ऐका उपमेच्या संदर्भात ब्रह्माशी संपूर्ण साम्य सांगता येईल अशी सापडणे शक्य नाही एकांगाने साम्य दाखवणे शक्य आहे असा स्पष्टपणे पण लक्षात येणारा पदार्थ म्हणजे आकाश होय ते मोठे आहे व्यापक आहे अंशरहित आणि निरवयव आहे या सृष्टीने या दृष्टीने ब्रह्म आणि आकाश यात भेद नाही ब्रह्मामध्ये चैतन्य अधिकचे आहे तेवढा गुणधर्म सोडल्यास त्या दोहोमध्ये उपमा होऊ शकते हा जगाचा प्रसारा भ्रमरूप आहे असे भासले तरी त्याला सत्याचा म्हणजे सत्पदार्थाचा आधार आहे कारण कोणताही भ्रम मूळ आधारावाचून वेगळा असा कोठेही आढळणार नाही अनुमान प्रमाणाच्या सहाय्याने वरील सत्य कळू शकते पण त्याचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होऊ शकेल आत्मा हा अज्ञानाच्या उपाधीमुळे जीवरूपाने ब्रह्माहून वेगळा भासत असला तरी ती उपाधी बाजूला सारताच आत्मा आणि ब्रह्म यामध्ये मुळीच भेद उरत नाही पण असा अनुभव प्रत्यक्ष येऊ शकतो याला प्रमाण काय पण अशी शंका घेऊ नये कारण कोणतेही महावाक्य अप्रमाण मानता येत नाही वेदांनी ब्रह्माचे स्वरूप लक्षण सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्म हे सत चित आनंद पूर्ण सत्य ज्ञान अनंत घनरूप म्हणजे सर्वत्र ठासून भरलेले आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे पूर्वी सर्वत्र असतच होते या शब्दांनी श्रुती शून्यवाद सिद्ध करते दुसरे असे की त्या ब्रह्माचा जर अनुभव येत नसेल तर त्याला सत कसे म्हणता येईल मग त्याला असत असे म्हटले तर ते असत आहे असे कोणाला समजते आपल्या जिव्हेने आपली कोणती जिव्हा आपण पुसून टाकू शकतो म्हणजे जिव्हेने जिव्हा पुसता येत नाही सुद्धा ते ब्रह्म असत आहे की नाही या बाबतीत नीट विचार करून सांग जर तू असे म्हणशील की असत नाही तर मग जे नाही ते केव्हाही नाहीच असे ठरते जर असत आहे असे म्हणत असशील तर ते आपल्याच विधानाचे आपणच खंडन केल्यासारखे होईल या व्याघात दोष होय तो तुझ्या लक्षात न आल्याने तू असे म्हणत आहेस असत अस्तित्वात नसलेले आहे असे म्हणणे विसंगत आहे ज्याला आपण असत असे म्हणतो तो पदार्थ आहे असे कसे म्हणता येईल असत हे सर्व प्रकारे नाहीच असे असताना आहे असे आपण कोणास म्हणतो त्याला शून्य असे तू म्हणत असशील आणि ते आहे असे म्हणत असशील तर त्या आहे असे म्हणण्यानेच ते सद्रूप ठरते सत आहे असे तुम्ही सुद्धा म्हणता तो द्विरुक्तीचा दोष सिद्ध होत नाही का असा आक्षेप घेशील तर त्याला उत्तर असे की प्रेम अगदी दृढ असेल तेव्हा तेथे द्विरुक्तीचा दोष क्षम्य ठरतो तेथे द्विरुक्तीचा आदरच केला जातो मी बोलायचे ते बोलतो करायचे ते करतो असे आपण म्हणतो तसेच सत आहे असे म्हणतो अशा प्रकारच्या बोलण्यात द्विरुक्ती हा दोष मानत नाही सत म्हणजे सदैव वाचणारे ते कालत्रयीही नष्ट होत नाही जगामध्ये उत्पत्ती म्हणजे सृष्टी स्थिती आणि प्रलय या घडामोडी सतत चालत असतात जे सत आहे ते अजिबात चळत नाही ते जसे आहे तसेच राहते एक ब्रह्मच तेवढे असे सत होण्याच्या योग्यतेचे आहे ते कालत्रयीही नष्ट होत नाही नाश पावणाऱ्या घटाप्रमाणे जे नाश पावणारे असते त्याला सत म्हणता येत नाही चित म्हणजे ज्ञान ते स्वयंप्रकाशी असते ते सर्व जड पदार्थास जाणते सर्व पदार्थांचा नाश झाला तरी त्या नाशाच्याही ते द्रष्टा असते असा स्वयंप्रकाशी द्रष्टा जे जे दृश्य आहेत त्याला पाहतो जे जे भासते त्याला जाणतो आणि सर्व नाशानंतर उरणाऱ्या शून्याचाही अनुभव घेतो असा शून्याचा अनुभव झोपेत येतो असा स्वयंप्रकाशी कोण ते आपल्याला कळत नाही बुद्धी इत्यादींना तो भासत नाही इतर अनेक पदार्थ किंवा तत्वे परप्रकाशाने व्यवहार करतात त्यांनाही तो कळत नाही असे म्हणत असशील तर त्याचे उत्तर असे की डोळा घटाला पाहू शकतो पण घटाला चक्षु दिसत नाही त्याप्रमाणे हा स्वयंप्रकाशी चिदात्मा बुद्धी इत्यादी तत्वांना जाणतो पण बुद्धी इत्यादी तत्वे त्याला जाणत नाहीत तो सर्व काळ जाणणारा असूनही आपल्याला तो सत्य वाटत नाही कारण पदार्थ मात्रांच्या उपाधी गुणांमुळे त्या पदार्थ मात्रांचे आपल्याला ज्ञान होऊ शकते एरवी उपाधी अधावी अभावी ते ज्ञान झालेच नसते डोळा घटास पाहतो तोपर्यंतच त्याची द्रष्टा अशी अवस्था असते आणि घट नसताना तो डोळा आंधळा होऊन राहतो काय सर्व पदार्थ असताना त्यांना आपण जाणतो ते पदार्थ नसतील तेव्हा आपण अज्ञानी बनतो काय तू म्हणशील की आपले जाणणे म्हणजे ज्ञान उपाधी बरोबरच लयाला जाते पण मग ते ज्ञान लयाला गेले नाहीसे झाले हे कुणाला कळते ज्ञानाचा लय ज्ञानानेच पाहिला असे म्हणणे म्हणजे आपणासमोरच आपण मेलो असे म्हणण्यासारखे होईल असे कधी ऐकिवात नाही हाही दोषच ठरेल ना बरे ज्ञानच ज्ञानाच्या लयाने साक्षी होईल असे म्हणावे तर दोन ज्ञाने संभवत नाहीत ज्ञान एकच असते बरे ज्ञानाचा नाश झाला याला प्रमाण काय तेव्हा ज्ञानाचा नाश कशाच्या आधारावर मानावा चिद्रूप होण्यास योग्य आहे ते स्वयंप्रकाशी असून सर्व जाणणारे असते ते जाणत नाही त्याला चिद्रूप म्हणता येत नाही घट हे त्याचे उदाहरण होय तो कुणाला जाणत नसल्यामुळे त्याला छिद्रूप म्हणता येत नाही ब्रह्म हे अनंत असून सगळीकडे ओतप्रोत भरलेले असे परिपूर्ण आहे त्याचे परिच्छेद म्हणजे विभाग पडत नाहीत त्या परिच्छेदाचे स्वरूप आधी ऐकून घ्या एखादा पदार्थ अमुक देशात आहे अन्य देशात नाही अशा प्रकारे विशिष्ट देशाशी तो निगडीत असतो त्याला देश परिच्छेद म्हणतात एखादा पदार्थ पावसाळ्यात दिसतो उष्ण काळात म्हणजे उन्हाळ्यात हरपून जातो नाहीसा होतो त्याला काल परिच्छेद म्हणतात एखादा पदार्थ पृथ्वीमध्ये असतो दिसतो आपतत्वामध्ये म्हणजे पाण्यामध्ये दिसत नाही अशा प्रकारे विशिष्ट वस्तूशी निगडीत असणे त्याला वस्तुपरिच्छेद म्हणतात ब्रह्म सर्वव्यापक असल्यामुळे त्याचा अंत लागत नाही ते अगाध आहे म्हणून त्याच्या ठिकाणी वस्तुपरिच्छेद नाही ते नित्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काळाचाही परिच्छेद नाही ते सर्व पदार्थात असून सर्वांना प्रकाशित करणारे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वस्तुपरिच्छेदही नाही अशा प्रकारे वस्तू म्हणजे ब्रह्म हे तिन्ही प्रकाराने परिच्छेद शून्य असे एकमेव आहे असे परिच्छेद रहित जे ब्रह्म ते अनंत आहे हेही समजून घ्यावे वेद त्यालाच निश्चयपूर्वक आनंदरूपही मानतात आनंद हा वृत्तीचा स्वभाव आहे असे कोणी मानतील याच आनंदाला तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदकोश मानले असून ब्रह्माचे पाचवे अंग म्हणजे पुच्छ रूपाने त्याचे वर्णन केले आहे वृत्तीमध्ये सुखे आणि दुःखे उत्पन्न होतात त्यांचा अनुभव देऊन ती लय पावतात ब्रह्म हे जे आद्यतत्व म्हणजे आदिमूर्ती आहे ते या सुखदुःखांसारखे नसून प्रत्यक्ष आनंदरूपच आहे त्या आनंदाला नाश नाही तो सर्वकाळ असतो त्याचा अनुभव घेणारा दुसरा कोणी नसतानाही तो अनुभव घेण्याजोगा आहे अनुभाव्य ब्रह्मानंद प्राप्त करण्यास योग्य असून सुखदुःख रहित असा निखळ आनंदरूप आहे आनंद वृत्तीमध्ये सुखदुःखे निर्माण होतात त्यामुळे खेद वाटतो ब्रह्मानंद हा त्या प्रकारचा वृत्तिरूप आनंद नाही कोणी तद्विरुद्ध वस्तूच्या अथवा धर्माच्या अपेक्षेने ब्रह्माच्या ठिकाणची ही सचित आणि आनंद ही लक्षणे अस्तित्वात आहेत असे मानतात म्हणजे असतच्या अपेक्षेने ब्रह्म सत आहे असे मानतात जडाच्या अपेक्षेने ते चित स्वरूप आहे असे मानतात आणि दुःखाच्या अपेक्षेने आनंदाचे अस्तित्व मानतात पण हे त्यांचे मत प्रमाणाने सिद्ध होत नाही वांधेच्या पुत्राने राजाबरोबर युद्ध सुरू करावे तसा हा प्रकार ठरेल त्याप्रमाणे असत जड दुःख असे जे आपण म्हणतो ते मुळात उत्पन्नच झाले नाही त्यामुळे सचित आनंद या त्रयीला ते काही प्रतियोगी होऊ शकत नाहीत हे तीन केवळ शब्दरूपातील प्रतियोगी होत वस्तुरूपातील म्हणजे वास्तवातील प्रतियोगी नव्हेत वैखरी नसेल तर शब्द नाश पावतील पण अर्थनाश पावत नाही अर्थ शब्दाबरोबर त्याच्या मार्गाने जात नाही आता असे म्हणशील की सच्चिदानंद हे नाव व ते धारण करणारा देव हे मायाकल्पित आहेत तर मायेचा अभाव असताना पूर्वी कोणते तत्व होते रज्जूचा सर्प झाला की त्याच्याकडे रज्जू म्हणून पाहता येत नाही पण सर्प नसतानाही रज्जूच्या ठिकाणी रज्जू पण असतोच म्हणून जे आहे ते प्रथमपासूनच आहे चिदानंद ब्रह्म हे कोणी कल्पना केल्याने झालेले नसते त्याचा निर्देशक जो चिदानंद हा शब्द व्यर्थ होऊ शकेल पण त्या शब्दाअभावीही ते असतेच असते ब्रह्म हे परिपूर्ण सर्वत्र भरलेले असे आहे ब्रह्म हे लक्ष असून सच्चिदानंद हे त्याचे लक्षण आहे किंवा ब्रह्म हे गुणी असून सच्चिदानंद हे त्याचे गुण आहेत किंवा ब्रह्म हे अंशी असून सच्चिदानंद हे त्याचे अंश आहेत आता ब्रह्म आणि चित सत चित आनंद यांच्या परस्पर संबंधाबद्दल ही जी निरनिराळी तीन पर्यायी मते नोंदवली आहेत त्यातील पहिल्या पक्षाचा आम्ही स्वीकार करतो बाकीचे जे दोन पर्याय उरतात जे गुणी गुण अंशी अंश त्यांचा दोषयुक्त म्हणून आम्ही त्याग करतो ब्रह्म गुणी मानले तर त्याचे सच्चित आनंद हे गुण ठरतात त्यामुळे ब्रह्म सगुण ठरते मायेपासून निर्माण झालेले सत्व रज आणि तम या गुणांचा तर नाश होतो असे सांगितले जाते ब्रह्माच्या सचित आनंद या लक्षणांना नाश नाही त्यामुळे ब्रह्म आणि सच्चित आनंद यांच्यामध्ये गुण गुणी संबंध मानता येत नाही त्याचप्रमाणे ब्रह्म आणि त्याची सच्चित इत्यादी लक्षणांमध्ये अंश आणि अंशी असाही संबंध मानता येत नाही कारण अंशी अंश असा संबंध फक्त सांश वस्तूंनाच लागू होतो ब्रह्म हे अंशविरहित असल्याने त्याचा संदर्भात तो लागू होत नाही वस्तूचा एक मर्यादित भाग व्यापणारे एक लक्षण हेच तिचा अंश असे मानल्यास तिथे अंश अंशी संबंध दाखवता येईल पण लक्षणाला अंश म्हणणे योग्य नाही या कारणाने हे दोन्ही पर्याय नाकारल्यामुळे तिसरा लक्ष लक्षण संबंध स्वीकारला आहे लक्ष हे एक असून त्याची लक्षणे त्यापासून वेगळी आहेत त्यामुळे त्यामध्ये द्वैत मनावे लागते असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की लक्ष आणि लक्षण या शब्दांमुळे ते भिन्न वाटत असले तरी त्यांचा अर्थ एकच आहे एकच अर्थ असलेले असे अनेक शब्द जेव्हा एखाद्या भाषेत दिसतात तेव्हा त्यांना शब्द पर्याय किंवा पर्यायी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ द्विज विप्र हे पर्यायी शब्द एकाच ब्राह्मण या अर्थाचे निदर्शक होत ब्रह्मशब्दाने केवळ ब्रह्माचाच बोध व्हावा पण वेदांना आणि ब्राह्मणांनाही ब्रह्म असेच नाव आहे म्हणजे ब्रह्म शब्द उच्चारताच ब्रह्माखेरीज इतर दोन्ही नावांचा बोध होतो म्हणजे येथे अतिव्याप्तीचा दोष येतो म्हणून सच्चित आनंद ही ब्रह्माची लक्षणे सिद्ध होतात केवळ छिद्रूपाला ब्रह्म म्हणावे तर ब्रह्माला जडत्व मानावे लागते तसे होऊ नये म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी ही ज्ञानाची जोड देण्यासाठी ब्रह्माला छिद्रूप मानावे लागते छिद्रूपाला ब्रह्म म्हणावे तर वृत्तीज्ञानाप्रमाणे ते असद्रूप ठरण्याची शक्यता होती म्हणून ब्रह्माला सच्चिद्रूप असे मानावे लागते आता ब्रह्म जर आनंदरूप नसेल तर मोक्ष हा पुरुषार्थ मानता येणार नाही पुरुषार्थासाठी काही उद्दिष्ट असावे लागते आनंद नसेल तर साधकाची ब्रह्मप्राप्तीकडे प्रवृत्ती तरी कशी होईल अविद्येचा निराश झाल्याने साधकांना आनंद प्राप्त होतो आनंद हेच ब्रह्मप्राप्तीचे प्रयोजन ठरते तेव्हा सच्चिदानंद हे ब्रह्माचे लक्षण असून परिपूर्ण ब्रह्म हे लक्ष आहे त्या ब्रह्माची नावे मात्र भिन्न भिन्न असून सद्वस्तू मात्र एकच आहे ही लक्षणे आपापसात एकार्थी म्हणजे एकाच अर्थाची असून ती परब्रह्म या लक्षाला बरोबर लागू होतात म्हणूनच सद्ब्रह्म चिद्ब्रह्म आनंद ब्रह्म अशी नावे ब्रह्मासाठी वापरता येतात ब्रह्माचे ज्ञान व्हावे म्हणून तर ही ब्रह्मलक्षणे सांगावी लागतात यात काही दोष नाही या तीनही लक्षणांमध्ये एकच सद्वस्तू म्हणजे ब्रह्म व्यापून राहिलेली आहे तेव्हा त्यांच्यामध्ये काहीच भेद नाही प्रकाश उष्ण वाटोळे अशा तिन्ही लक्षणांनी निर्देश होणारे सूर्यमंडळ एकच असते यातील वाटोळे हे लक्षण गाळले तर ते वर्णन अग्नीला लागू होईल व अतिव्याप्ती हा दोष येईल त्याचप्रमाणे बाकीच्या दोन लक्षणांबाबत समजावे उष्णत्व हे लक्षण गाळले तर चंद्र असा बोध होईल व अतिव्याप्ती होईल प्रकाश हे लक्षण गाळले तर उष्ण आणि प्रकाश या दोहोत साहचर्य असल्याने कोणतीही वस्तू सिद्ध होणार नाही मग तेथे अव्याप्ती हा दोष येईल ब्रह्म हे एकटेच आणि अद्वितीय आहे असे श्रुतीने सांगितले आहे एकमेवा द्वितीयम ब्रह्म त्यामुळे ब्रह्माच्या बाबतीत तीन प्रकारचे भेदही संभवत नाहीत <clears throat> सजातीय विजातीय आणि स्वगत हे ते तीन भेद होत एक या लक्षणाने ब्रह्माच्या ठिकाणी सदा सजातीय भेद नाही असे श्रुती सांगते सद्वस्तू अथवा ब्रह्म अखंड भेदरहित असून चिद्वस्तू ही सद्वस्तूहून वेगळी नसून अभिन्न आहे अशा प्रकारे या निश्चित विधानाने ब्रह्माच्या ठिकाणी येणाऱ्या स्वगत भेदाचेही खंडन केले आहे जे मुळात निरवयव म्हणजे अवयवहीन आहे त्याच्या ठिकाणी बहुविध प्रकारांची कल्पना कोणाला करता येईल श्रुतीने ब्रह्माचे अद्वितीय असे दुसरेही लक्षण सांगितले आहे त्या योगे यच्छयावत जड पदार्थाचे तिने निरसन केले आहे अशा प्रकारे ब्रह्माच्या बाबतीत विजातीय भेदाचेही तिने खंडन केले आहे ब्रह्म अद्वैत आणि परिपूर्ण असून तेथे लक्ष लक्षण हा भेदही खरे पाहता लागू होत नाही जिथे अनेकत्वच नाही तिथे एकत्व तरी म्हणता येईल काय तेथे बोलणारा तरी कोण आणि ऐकणारा तरी कोण इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ब्रह्मलक्षण निर्धारे प्रथम समासः श्रीराम समर्थ